साखरेच्या युगे वरखू राजा काग दाते देखे। तैसे आम्हा मनुष्यपणू राम नाम केन्या गुणे फिरंगीच्या योगे करी राजा काष्ट हाती धरी रत्नकनका युगे लाखो कंठी धरिते श्रीमंत लोक देवा देव पाटू देववाऱ्यावरी बैसे स्पष्ट ब्रह्मानंद योगे तुका पढियंता सज्जन लोक राजाला मुलाम्यासारखे कागद पाहण्याचे काहीच कारण नसते पण ते साखरेच्या पदार्थांना लावलेले असल्यामुळे त्याला ते पाहावे लागतात त्याचप्रमाणे रामनामाच्या मालामुळेच आमचे मनुष्यपण सुद्धा सार्थकी लागते पोलादाच्या तलवारीला लाकडाची मूठ बसवलेली असते आणि तीच राजाला हातात धरावी लागते रत्न किंवा सोने यांच्या दागिनेच्या निमित्ताने श्रीमंत लोक लाखेसारखा पदार्थ सुद्धा आपल्या गळ्यात धारण करतात देवाच्या पूजेमधील लाकडाचा पाठ देवाचा म्हणूनच देवाऱ्यात बसवला जातो तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी ब्रह्मानंदाची वस्ती झालेली आहे यामुळेच मी सज्जन लोकांना प्रिय झालेलो आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी माता पिता बंधू जनू सर्व मानिती वचनू जेव मोठा चाले धंदा तव भैन म्हणे दादा सदा श्रंगार भूषणे कांतालवे बहुमाने तुका म्हणे धनु भाग्य शाश्वत जाणू जे कोणी धनवान आहेत श्रीमंत आहेत त्यांनाच या जगामध्ये मान मान्यता मिळते सर्व मान्यता मिळते जोपर्यंत जवळ धनसंपत्ती आहे तोपर्यंत आई वडील भाऊ आणि इतर सर्व लोक आपले वचन मानित असतात आपला शब्द पाळतात जोपर्यंत मोठा उद्योगधंदा चालू असतो तोपर्यंतच भावाला बहीण दादा दादा म्हणून त्याचे मोठे कौतुक करते जोपर्यंत नवरा श्रंगारासाठी दागदागिने आणून देत असतो तोपर्यंतच त्याची बायको बहुमान देते आणि त्याच्यापुढे नम्र राहते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे धनामुळे मिळालेले भाग्य हे नाशवंत आहे असे समजावे न विचारिता ठाया ठाऊ काय भुंके तो गाढवू केला तैसाला हे दंडू खळ विचारी लंडू करावी लाताळी ऐसे नेले कोण्या काळी नकळी उचितो तुका म्हणे तू चांगलं काय वाईट काय योग्य आणि अयोग्य काय याचा विचार न करताच जो कोणी बोलतो तो गाढवाप्रमाणे असतो तो जसे करेल तशा प्रकारची त्याला शिक्षा आपोआप प्राप्त होईल असा हा मनुष्य मोठा दांडगा असतो गाढवाला कोणत्या वेळेला लाच झाडावी हे काही समजत नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे अशा माणसाला सुद्धा योग्य आणि अयोग्य हे समजत नाही त्याला नीतीचा विचार कधी नीटपणे ध्यानात येत नाही कंठी नाम शिकाव हाताकडे काळाशी धकाव रोखा माना के शिका माना रोखा शिका तत्समाना रोखान मना शिका मना जतन करा नाककाना शिका मनी रावण त्याचे केले निसंतानू शिकामानी हळाहळू झाले सर्वांगी शीतळू तुका म्हणे नाम शिका पटे बैसलो निज सुखा मी माझ्या कंठामध्ये त्या श्रीहरीच्या नामाचा शिक्का धारण केला आहे त्यामुळेच मी प्रत्यक्ष कळी काळाला सुद्धा धक्का देण्याला समर्थ झालोय हे लोक हो तुम्ही प्रत्यक्ष कागद माना किंवा त्याच्या नामाचा शिक्का माना कारण हा रोख्याचा कागद आणि त्यावरील शिक्का याची बरोबरी आता त्या श्रीहरीच्या समान आहे तुम्ही हा रोखाही मानला नाही किंवा शिका सुद्धा जरी मानला नाही तरी मात्र तुम्ही आपल्या नाकाचा आणि कानाचा नीट सांभाळ करा रावणाने श्रीहरीच्या नामाचा शिक्का मानला नाही त्यामुळे त्याचे निसंतान झाले आणि हलाहल नावाच्या विषाने अंगाचा धार होत असताना शंकराने या नामशिक्क्याचा आधार घेतला त्यामुळे त्याचे सर्वांग शीतल झाले तुकाराम महाराज म्हणतात मी या नामशिक्क्याच्या आधारावरच निज सुखाच्या सिंहासनावर बसलो आहे भूते देव म्हणून भेटलो या जना नाही हे भावना नरनारी जाने भाव पांडुरंग अंतरीचा न लगे द्यावासाचा परिहार दयेसाठी केला उपाधी पसारा जड जीवातारा नाव कथा तू का म्हणे नाही पडत उपवासू फिरतशी आसू धरून या सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एका देवाचाच निवास आहे असे मानून आणि असे समजून मी सर्व लोकांना आलिंगन देतो त्यांना भेटतो माझ्या ठिकाणी स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव यावेळी नसतो माझ्या मनातील हा भाव पांडुरंग जाणून असल्यामुळे त्याचे खरोखर काही समर्थन करावे लागत नाही या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी मी ही या हरिकथेची नाव तयार केली आहे या सर्व उपाधींचा पसारा या जनलोकांच्या दयेसाठीच मी केलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात मला काही उपवास घडत नव्हते परंतु लोकांचे कार्य नीट आणि चांगले व्हावे म्हणूनच मी आता आशा धरून फिरत आहे हरपल्याची नका चित्ते धरुखंती वायाच ते म्हणा देवा सहज सेवा या नावे होणार ते ते भोगे घडे लाभ जोडे संकल्पे तुका म्हणे मोकळे म्हणू अवघे पुण्यो या नावे आपले जे हरवले गेले आहे त्याची उगीच चिंता मनामध्ये धरू नये ती आता देवालाच पावले असे म्हणावे यामुळे देवाची सहज सेवा तरी तुमच्या हातून घडू शकेल जे जे काही होणार असेल ते ते आपल्या प्रारब्ध कर्माच्या भोगामुळे घडते पण आपण त्याचा संकल्प देवाच्या नावाने केल्यामुळे सहज मोठा लाभ होतो तुकाराम महाराज म्हणतात आपले मन पाप विचारांपासून मोकळे केले तर त्यालाच पुण्याची पदवी प्राप्त होते नेसने आले होते गळ्या लोकराळ्या करीते आपण या सावरले जग भले आपण संबंध तो तुटला येणे जागेपणे चेष्टाचा भलती सेवा होती अंगी वारस वेगे पडिली सावरिली नीट ओजा दृष्टी लाजा पडिलांच्या बरे उघडली डोळी हळहळे पासुनी तुका म्हणे विटंबना नारायणा चुकली आपले जे नेसणे आहे ते जर गड्याशी आले तर त्यामुळे सर्व लोक हसतात आणि आपली कुचेष्टा करतील म्हणूनच आपले वस्त्र आपणच नीट सावरून धरावे तरच आपण भले ठरू आणि जग सुद्धा भलेच ठरेल अशा प्रकारे नीट सावधपणा ठेवला तर लोकांच्या चेष्टेचा संबंध उरत नाही अज्ञानाच्या झोपेमध्ये असताना या इंद्रियांच्याकडून अस्ताव्यस्त स्वरूपामध्ये भलतीच सेवा होत होती पण सावध होऊन नीटपणे काळजीने भोवतीच्या लोकांच्या दृष्टीची लाज वाटून मी माझे सर्व अवयव आवरून धरली आणि अशा प्रकारे लोकांकडून फजिती होण्यापूर्वीच माझे पूर्ण डोळे उघडले हे फार चांगले झाले तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा या प्रकारामध्ये होणारी माझी विटंबना तू दूर केलीस जिव्हा जाने पिके मधुर के चारू हे रमास पर हातान करे देखावी नेत्री बोलावे मुखे चित्ता सुख दुखे कळू येते परिमळाशी राणू ऐकते श्रवण एकाचे कारण एका नवी एक देही भिन्न ठेविल्या कळा नाचवी पुतळा सूत्रधारी तुका म्हणी ऐशी जयाची सत्ता का तयानंता विसरली ती एखादा पदार्थ खारट आहे की आळणी आहे हे आपली जीवच जाणू शकते नाहीतर हातावर मांस असून सुद्धा त्याची चव त्याला समजत नाही जीव सुद्धा मांसाचीच असते आणि हात सुद्धा मांसाचाच असतो पण चव मात्र जिभेलाच कळते डोळ्यांनी पाहावे तोंडाने बोलावे आणि चित्ताने सुखदुःखांचे धर्म समजून घ्यावेत वास घेण्यासाठी नाकाचाच उपयोग होतो कानाने ऐकण्याचे काम होते एकाचे कार्य दुसऱ्याकडून कधी होत नाही अशा प्रकारे एकाच देहामध्ये नाना इंद्रियांचे भिन्न भिन्न ज्ञानाचे धर्म ठरवून दिलेले असून तो सूत्रधार श्रीहरी या पुतळ्यास या शरीराला इंद्रियांच्या द्वारे नाचवित आहे तुकाराम महाराज म्हणतात अशी जी आनंदाची सत्ता सर्वत्र आहे त्यास हे सर्व लोक का बरे विसरतात न लगे द्यावा जीव सहजचे जाणारू हा हे तो विचार जाना काही मरण जो मागे गाढवाचा बाळू जे चांडाळ शुद्ध त्यासे तू का म्हणे कही होईल सोही तू निधान जो थितो टाकू पाही अरे मुद्दा म्हणून जीव देण्याची काहीच गरज नाही तो तर आपोआप सहजच जाणार आहे असा विचार नीटपणे समजून घ्यावा देवाच्या जवळ जो मरण मागतो तो गाढवाचा मुलगा समजावा त्याला शुद्ध चांगला असे म्हणावे तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जवळ असलेल्या या आयुष्याचा ठेवा व्यर्थ टाकून देऊन आपले हित कसे काही साधले जाऊ शकते मोल वेचून या धुंडी ते सेवका आम्ही तरी फुका मागू बळी नसता जवळी हित फार करू जीव भाव धरू तुझ्या पायी निधू भोगा मी आपुल्या शरीरा तू माशी दातारा व्हावी म्हणू कीर्ती तुझी करू आमुचे सायासू तू कारे उदासू पांडुरंगा तुका म्हणी तुझ काय मागू आम्ही फुकाचे कान भी म्हणशीना देवा काही मोल देऊन पैसे देऊन तुम्ही शेवट मिळेल म्हणून शोध घेत आहात पण आम्ही तर तुमची सेवा फुकटच मागित आहोत तू जर एखाद्या वेळेला आमच्या जवळ नसलास तर आम्ही तसेच फार मोठे हित करू तुझ्या पायी जीवभाव धरून राहू हे भगवंता तुम्हाला सर्व सुखभोग प्राप्त व्हावेत म्हणून आमच्या शरीराच्या सुखार्थ आम्ही काहीच भोग घेणार नाही आमच्या प्रयत्नाने आम्ही तुमचीच सर्व सेवा करू आणि तुमची कीर्ती वाढवू असे असताना हे पांडुरंगा तुम्ही आमच्याविषयी असे उदास का राहता तुकाराम महाराज म्हणतात तुला आम्ही असे काय मागत आहोत भिवू नकोस असे म्हणून फुकटचे अभयदान तू आम्हाला का देत नाहीस काय कनिके विनो एक क्षिणो सागरू माये एवढी अडचणो नारायणी मजविनो उभे जोडी काय कवडी कारणी तुका म्हणे काच म्हणी कोण भांडारी खूप मोठा असलेला सागर काही छोट्याशा लहानशा मिठाच्या कणाशिवाय कधीतरी कमी होईल काय मग मी जर क्षुद्र नसलो तर त्या नारायणाच्या ठिकाणी माझ्याशिवाय काही कमतरता निर्माण कशी काय होईल कुबेर मोठ्या प्रयत्नाने धनसंपत्ती जोडीत असतो तो प्राप्त करतो तो काय एखाद्या कवडीसाठी जीव टाकील तुकाराम महाराज म्हणतात मोठ्या रत्न भांडाराच्या अधिकाऱ्याला काच म्हणण्याची किंमत किती असते तू जमज नाही भेदू केला सहज विनोद तू माझा कारू मी तो तूच निर्धारू मी तुझ माझी देवा घेशी माझ्या अंगी सेवा मी तुझ माझी अचळू मज माझी तू सबळू तू बोलशी माझ्या मुखी मी तो तुझ माझी सुखी तू का म्हणी देवा विपरीत ठाई नावा देवा तुझ्या मध्ये आणि माझ्यामध्ये तसा काही भेदच नाही पूर्वी कधी भेदभावाचे बोलणे केले असेल तर तो सहज घडलेला विनोद आहे असे मान देवा तूच माझा आकार आहेस आणि मी जो आहे तो तूच आहेस अशा प्रकारचा माझा निर्धार आहे देवा सर्व दृष्टीने मी तुझ्यामध्येच आहे आणि तू मात्र माझ्याकडून सेवा घेतोस देवा मी तुझ्या ठिकाणी स्थिर असून माझ्यामध्ये असलेले सर्व बळ हे तुझेच आहे तूच माझ्या मुखातून बोलतोस आणि त्यामुळे मी तुझ्यामध्ये मोठ्या सुखाने वास्तव्य करून राहिलो आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या माझ्यामधील नामरूपाचा हा विपरीत भेद वरवरचा आहे वैराग्याचे भाग्यू संत संगू हाची लागू संत कृपेचे हे दीपू करी साधका निष्पापू तुची देवभक्तू भेदाभेद नाही जातू तुका प्रेमी नाचे गाई गाणी यातो विरुण जाई संत संघाचा लाभ मिळणे हे खरे वैराग्य प्राप्त झाल्याचे भाग्य आहे असे समजावे संत हे कृपेचे दीप आहेत त्यांच्यामुळेच साधक निष्पाप होऊन जातात ते साधकांना पूर्णपणे पापरहित अपापविध असे बनवतात ज्याच्या दृष्टीला भेदाभेद शिल्लक राहिला नाही तोच खरा देवभक्त असतो तुकाराम महाराज म्हणतात मी मोठ्या प्रेमाने या श्रीहरीचे नाम घेताना नाचतो गातो आणि त्या गाण्याच्या तल्लीनतेमध्ये स्वतःला विसरून जातो जप तप ध्यान न लगे धारणा विठ्ठल कीर्तना माझी सर्व राही माझ्या मना दृढ या वचनी अनिक ते मनी न धरावे कीर्तन समाधी साधन ते मुद्रा राहतील थारा तू का म्हणी मुक्ती हरिदासांच्या घरी ते चारी रुद्धी सिद्धी ईश्वर प्राप्त व्हावा म्हणून जप तप ध्यान धारणा इत्यादी काही करण्याची गरज नाही या सर्व गोष्टी एका फक्त विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामध्येच प्राप्त होतात हे माझ्या मना तू या वचनावर दृढ निश्चय करून विश्वास ठेवू याशिवाय दुसरे काही चित्तामध्ये धरू नकोस समाधी अनेक साधने नाना मुद्रा इत्यादी गोष्टी हरिकीर्तनाचा आश्रय धरूनच राहतात तुकाराम महाराज म्हणतात या श्री हरीच्या दासांच्या घरी चारी प्रकारच्या मुक्ती आणि रुद्धीसिद्धी दासत्व करून वावरत असतात नाही तुझं काही मागतो संपत्ती आठवण चित्ती असू द्यावी सरलिया भोग येईन शेवटी पाया पिया भेटी अनुसंधाने आता मजसाठी आल आकार असू रोकडी हे आसू नाही देवा तुका म्हणे मुखी असो तुझे नामू देईल तो श्रमो देऊ काळू देवा मी तुझ्याजवळ कसल्याही प्रकारची धनसंपत्तीची मागणी करीत नाही परंतु माझ्या चित्तामध्ये सातत्याने तुझीच आठवण राहू अशी माझी इच्छा आहे माझा सर्व प्रारब्ध भोग सरल्यानंतर शेवटी मी तुझ्याच स्वरूपाच्या अनुसंधानाने तुमच्या पायांचा आश्रय घेण्यासाठी येईन देवा तुम्ही माझ्यासाठी सगुण साकार रूप धारण कराल अशा प्रकारची मला आशा नाही तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मुखामध्ये नेहमी तुझे नाम असावे मग त्या काळाला मला काय दुःख द्यायचे असेल ते देऊ माझे काही व्हायचं असेल ते होऊन जाऊ पण तुझ्या नामाचा विसर मात्र मला कदापि होऊ देऊ नकोस हितावरे यावे कोणी बोलिलो या भावे नवे विनोद उत्तरो केले रंजवाया चारू केली अटाटी अक्षरांची देवासाठी तुका म्हणे खिजू नका जागा येथे निजू हे लोक हो तुम्ही तुमचे हित समजून घ्यावे जाणून घ्यावे म्हणूनच तर मी हे सर्व बोलत आहे केवळ लोकांना रंजवण्यासाठी त्यांचे मनोरंजन करण्यासाठी मी हे काही थट्टेचे उद्गार काढलेले नाहीत या बोललेल्या अक्षरांची खटपट मी देवाच्या प्राप्तीसाठीच केली आहे माझा जो हा अट्टहास सुरू आहे तो एकमेव देव मिळावा म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात माझ्या या शब्दाने तुम्ही खिजू नका किंवा झोपून जाऊ नका तर नीटपणे जागे व्हा संचित प्रारब्ध क्रिय मानू अवघा झाला नारायण नाही आम्माशी संबंधू जरा मरणो काही बाधू द्वैत्वाद्वैत भावे अवघे व्यापी येले देवी तुका म्हणी हरी आम्हा माझी क्रीडा करी संचित प्रारब्ध आणि क्रियमान हे जे आमचे कर्म आहे ते सर्व काही नारायणच झालेलं आहे आता आमच्याशी या कुठल्याही कर्माचा कसलाही संबंध राहिला नाही जन्म व्याधी मरण इत्यादींचा बाधाही आम्हाला कधी होऊ शकत नाही द्वैत अद्वैत या भावांच्या रूपाने हा देवच सर्वत्र व्यापून राहिलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात असा हा सर्वव्यापी श्रीहरी आमच्यामध्येच क्रीडा करीत असतो ने ने करू सेवा पांडुरंगा कृपाळू भावे बडतो मी काढी सत्ता पुलिया ओढी क्रिया कर्महीनो झालो इंद्रियाधीन तुका विनंती करी वेळो वेळा पाय धरी हे कृपाळू पांडुरंगा सेवा कशी करायची हे मला काही कळत नाही मी या भवसागरामध्ये बुडून जात आहे तू मला आपल्या सत्तेच्या जोरावर त्या सागरातून वर काढ मी क्रिया कर्महीन झालो असून इंद्रियांच्या स्वाधीन झालोय तुकाराम महाराज म्हणतात अनेक वेळा मी तुमच्या पायांना मिठी मारून अशाच प्रकारची विनंती करीत आहे जयापासून सकळू मही मंडळू झाली तो एक पंढरीचा राणा नये श्रुती अनुमाना विवादती जयासाठी जगजेटी तो विठ्ठलू तुका म्हणे तू हा हे सकळू व्यापकू ज्याच्यापासून हे सर्व चराचर ही सर्व पृथ्वी मंडळ निर्माण झाली असा हा एकमेव पंढरीचा राणा आहे त्याचे अनुमान वेदानं सुद्धा करता येत नाही ज्याच्या स्वरूपाविषयी अनेक वादविवाद झडत आहेत असा हा श्री विठ्ठल या जगामध्ये सर्वात बलवान आणि श्रेष्ठ आहे तुकाराम महाराज म्हणतात तो सर्वांना न कळणारा असला तरी सर्व जगाला व्यापून राहणारा आहे नाही रूप नाही नावू नाही ठाऊ धराया जेथे जावे तेथे आहे विठ्ठल मायू बहिणू नाही आकार विकारू चराचर भरलेसे नवे निर्गुण सगुण जाणे कोण तयासे तुका म्हणे भावाविनू त्याचे मन ओळे ना या भगवंताला ना रूप ना आकार ना कसले नाम याला कुठे धरून ठेवावे तर त्याला एक असे आधारस्थान किंवा आश्रयस्थानच नाही जेथे जावे तेथे ही माय बहीण विथाईच सर्वत्र व्यापून राहिलेली दिसून येत आहे त्याला कसला आकार नाही की कसला विकार सुद्धा नाही पण तोच सर्व चराचरामध्ये भरलेला आहे हा श्रीहरी निर्गुण नाही की सगुण सुद्धा नाही अशाला कोण कसे काय जाणू शकणार तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याविषयी भावभक्ती असल्याशिवाय हा कधी कळणार नाही हा फक्त भावामुळेच कळू शकतो हा हे सकळा वेगळा खेळे कळा चोरुणी थांबसूत्राचे परी दोरे हलवितो आपण राहुनी निराळा कैशी कळा नाचवी जेव्हा हो दोरी भूमीवरी पडे तेव्हा तुका म्हणी तू जाणावा सखा करावा आपुला हा भगवंत सर्वांहून वेगळा असून इतरांना तो कळून न देता नाना प्रकारच्या क्रीडा करीत असतो एखाद्या कळसूत्री भावलीप्रमाणेच हा देव सुद्धा सर्व सूत्रे आपल्या हातातून हलवीत असतो हा देव आपण निराळा होऊन राहतो आणि नाना प्रकारच्या क्रीडा करतो जेव्हा हा प्रारब्धाची दोरी हसरतो तेव्हा देहधारी मनुष्य भूमीवर गतप्राण होऊन पडतो तुकाराम महाराज म्हणतात हा सर्व सूत्रधार देव जाणावा आणि त्यालाच आपला सखा मानावे आता पुढे म्हणा चाली जाली नारायणा येथे राहिले राहिले कैसे गुंतोनी उगले भोवते भोवनी आली यांची जाली धनी तुका म्हणी रंगरंगी रंगले पांडुरंगी हे देवा माझ्या मनाची पुढे पुढे होणारी जी चाल होती ती आता संपली आहे माझे हे मन तुझ्या ठिकाणी कसे गुंतून अगदी शांत राहिले आहे सर्वत्र भोवतीच्या फेऱ्यामध्ये हिंडून शेवटी तुझ्याकडेच ते आल्यामुळे त्याची आता पूर्णपणे तृप्ती झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यावरील सर्व रंग या पांडुरंगानेच रंगलेले आहे फाळ सपाडी विषय कामी शक्ती देई तुझ्या नामी हे विनवनी विनवनी विनविले धरामणी अनेक वचना मुखे वाणी तुमच्या गरजो द्यावी गुणी तुका म्हणी पाय डोळा पाहे रवी आंधळा देवा नाना प्रकारचे विषय सेवन करण्याच्या कामी माझ्यामध्ये आळस निर्माण कर आणि तुझ्या नामस्मरणासाठी मात्र मला चांगली शक्ती दे देवा माझी तुला हीच विनंती पुन्हा पुन्हा मी करीत आहे ती तुम्ही तुमच्या चित्तामध्ये धारण करा इतर काही वचने गाण्यामध्ये माझी वाणी मुख्य व्हावी पण तुमच्या गुणांची गर्जना करण्यामध्ये मात्र ती नेहमी प्रभावी ठरावी तुकाराम महाराज म्हणतात मी तुमचे पाय माझ्या डोळ्यांनी सतत पाहावेत पण इतर पाहण्याविषयी मात्र मी आंधळा व्हावी हो नवेची वाणी आता का कारणी आता हेची काम करू विठ्ठल हृदय यात धरू निदावी आवृती आता उठोची बहुती उपदेश लोका करून वेडा होतो तुका आता कुठल्याही क्षुल्लक गोष्टीचे वर्णन करण्याकडे आपली वाणी कोण खर्च करील फक्त विठ्ठल हृदयामध्ये धरण्याचेच कार्य करूया माझ्या अंतकरणामध्ये या विविध प्रकारच्या लौकिक वृत्ती उठूच नाहीत तुकाराम महाराज म्हणतात मी आता अशा प्रकारचा उपदेश करून श्रीहरीच्या चिंतनामध्ये वेडा होईल मागणे ते एक तुझू देई विचारोनी मजू नको दुर्जनांचा संग क्षण क्षणा चित्तभंगू जन्म घेईन मी नाना बहुशोषिन यातना रंक होईन दिनांचा घाये दे पात साचा तुका म्हणे याची आता देई देई तू सर्वथा देवा मी तुझ्याजवळ फक्त एकच मागणी मागत आहे ते मला तू विचारून दे ते अशा आहे की मला कधी दुष्ट लोकांची संगत अजिबात देऊ नकोस कारण त्यांच्यामुळेच क्षणाक्षणाला चित्तात क्षोभ निर्माण होतो चित्ताचा भंग होतो मी नाना जन्म घेण्याला तयार आहे त्यासाठी पुष्कळ यातना सुद्धा सहन करेल तुझ्या जवळ जे दिन झाले आहेत त्यांचा मी दास होईल त्यांच्या बोधाच्या आघाताने माझा सर्व देहभाव नष्ट होऊन जाईल तुकाराम महाराज म्हणतात आता तू मला हेच देणे द्यावेस जानशी उचितू पांडुरंगा धर्मनी तू तरी म्या बोलावे ते काही सरी ऐसे तुझे पायी पालटती क्षणी संचित प्रारब्ध क्रियमानी तू का म्हणी सत्ता होशी सकळू करिता देवा तू सर्व प्रकारचे उचित काय अनुचित काय योग्य काय अयोग्य काय हे सर्व जाणतोस आणि धर्म नीती सुद्धा तुला चांगलीच माहीत आहे म्हणूनच तुझ्या पायांना मान्य होईल असे मी काय बोलावे तुझ्या कृपा प्रसादामुळेच जेव्हा माझे संचित प्रारब्ध आणि क्रियमान इत्यादी कर्मे यांचा एका क्षणामध्ये पालट होऊन जातो तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या हातामध्ये सर्व प्रकारची सत्ता आहे आणि तूच सर्व करता आणि करवित आहेस तुम्ही कांटाळला तरी आम्हाला सोडणे हरी जावी कवनी आठाया सांगा तो पाया केली जीवासाठी आता सुखे लागा पाठी तुका म्हणे ठाऊ न सोडणे हाची भाऊ देवा तुम्ही आम्हाला कितीही कंटाळलात तरी आम्ही मात्र तुम्हाला सोडणार नाही कारण आम्ही तुमच्या पायांना सोडून जावे तरी कुठे हे तुम्हीच सांगा मी तुमच्या पायाची विनंती करीत आहे मी आपला जीव तुम्हाला सर्व भावे समर्पण केला आहे आता खुशाला तुम्ही आमच्या पाठीशी लागा तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या ठिकाणी आमचा जो काही आधार आहे तो आम्ही कदापि सोडणार नाही आणि हाच आमचा दृढभाव झालेला आहे हे उनी संसारी मी तो एको हो जाणे हरी नेनी अनेक काही धंदा नित्य शे गोविंदा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ का म्हणे एक हो? धनी विठ्ठलो हो, मी सेवक या जन्मामध्ये संसार करीत असताना मी फक्त या एका श्री जाणतो दुसरा कुठलाही धंदा मला माहीत नाही फक्त नित्य गोविंदाचेच ध्यान मी करीत असतो काम क्रोध लोभ आणि स्वार्थ इत्यादी सर्व काही व्रती माझा हा पंढरीनाथच बनून गेला आहे तुकाराम महाराज म्हणतात हा श्री विठ्ठलच एक माझा धनी असून मी त्याचा एकनिष्ठ असा सेवक आहे सर्व पक्ष हरी साहे सखा झाला ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला सहज चाली चालता पाय वाटे चिंतामणी समान होती गोटी तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाही पाणी ज्याला सर्व प्रकारे सर्व बाजूनी भगवंत सहाय्य करता झाला आहे त्याच्या अंगणामधील ओलसर मातीमध्ये उगवणाऱ्या वेली सुद्धा कल्पलतेप्रमाणे फळ देणारे आहेत असा हा मनुष्य सहज वाटेने जरी चालू लागला तरी सुद्धा त्याच्या वाटेतील दगडवट्यानं त्याच्या पायांच्या स्पर्शाने चिंतामणी रत्नासारखे वैभव प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणेच या प्रभूच्या कृपेने मी जे काही शब्द सहज रीतीने बोलतो आहे त्यातूनच वेदांताचा अर्थ प्रकटपणे बाहेर येत आहे काय पुण्य ऐसे आहे मज पाशी तातडी धावशी पांडुरंगा काय ऐसा भक्त वाया गेलो थोरू तू मज समोर होशी वेगा काय कष्ट माझे देखील चाकरी तो तू झडकरी पाचारीशी कोण मी नावाचा थोर गेलो मोठा अपराधिकरण ता नारायणा तू का म्हणे नाही ठाऊक हे संचितू येणे तू नाही केले देवा तू अगदी तातडी करून माझ्याकडे धावत यावेस असे कोणते पुण्य माझ्याजवळ आहे तू माझ्यासमोर ताबडतोब यावेस म्हणून असा मी कोण मोठा भक्त लागून गेलो आहे तू मला चटकन स्वतःजवळ बोलावशील असे माझे कष्ट माझ्या सेवा साखरीमध्ये तू कोणते पाहिले आहेस असा मी कोण मोठा नामांकित आहे हे भगवंता मी तर मोठा अपराधी असून करंट आहे तुकाराम महाराज म्हणतात मला माझे संचित कर्म काय आहे हे सुद्धा माहीत नाही आणि या जन्मातही मी काही हित व्हावे असे पुण्यकर्म केले आहे का नाही हे सुद्धा मला कळत नाही हा मुचिया भावी तुझ देव पणू ते का विसरोनी राहिलासी समर्थाशी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या चळण वळण शेवकाच्या बळी निर्गुणाच्या मुळे सांभाळावी का म्हणे आता लोखंडावरी प्रेम देऊन हरी बुझवावी देवा आमच्या भक्तिभावामुळेच तुला देव पण आलेला आहे म्हणजे तू देव झाला आहेस तो आमच्या भावभक्तीमुळे हे काही तू विसरलास तुम्ही सर्व समर्थ असल्यामुळे तुम्हाला नीट आठवण दिल्याशिवाय तुम्ही उपकाराचे स्मरण ठेवत नाही तुमचे चलनवलन माझ्यासारख्या एकनिष्ठ असलेल्या सेवकामुळेच होत असते तुम्ही मात्र तुमचे निर्गुणपण सांभाळीत असता तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता या बाबतीमध्ये मुद्द्यावर आलेलो आहे आणि निवाडा करण्याच्या वायद्यावर येऊन पोहोचलो आहे तेव्हा हे भगवंता मला तुमचे प्रेम देऊन माझी समजूत काढा आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा हा आता करू शेवा कोणाची मी सूत्रधारी जैसा हलवितो कळा तैसा तो पुतळा नाचे छंदी बोल तसे जैसे बोलवितो देऊ मज हा संदेह कास याचा पाप पुण्य ज्याचे तोचे जाणे काही संबंध हा नाही आम्हा सवे तू का म्हणे तुम्ही आई का हो मातू आम्ही आती तो देहाहुनी जेव्हा आमचा मीपणा मरून गेला तेव्हाचा आमचा हा देह त्या देवाला समर्पण केला आता आम्ही सेवा तरी कुणाची करावी सर्व जगाचे व्यवहार करणारा हा सूत्रधार देव ज्याप्रमाणे सूत्र हलवून क्रीडा करून घेतो त्याचप्रमाणे आमच्या या देहाचा पुतळा तो नाचवत राहील आणि तो ज्याप्रमाणे नाचवेल त्याचप्रमाणे हा देह सुद्धा नाचेल ज्याप्रमाणे देव मला बोलवतो त्याप्रमाणेच मी बोलत असतो मग माझ्या मनामध्ये कसला संशय येणार पाप घडते की पुण्य घडते हे त्याच सूत्रचालकाने जाणावे आमचा त्याच्याशी त्या पाप पुण्याशी काहीही संबंध नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या शरीराहून वेगळे आहोत हे व्रत तुम्ही समजून घ्यावे लागून बोलो बोल पाया तुझ्या हरी जीव जाव परी न करी आणू नारी मज रखुमाई समानू व मनाहून धरू निशमानी तू का म्हणी याची लाज असे कोणा सहाकारी दिना ज्याची तया हे देवा ज्यामुळे तुमच्या पायाकडे दोष येईल असे मी काही सुद्धा करणार नाही या संबंधामध्ये प्राण गेला तरी विपरीत वर्तन माझ्या हातून कधी घडणार नाही पर स्त्रियांना मी रखुमाई मातेप्रमाणे मानले आहे आणि धनसंपत्तीला तर ओकारीसारखे नीच मानले आहे तुकाराम महाराज म्हणतात दिनांना सहाय्य करणारा जो परमेश्वर आहे तोच माझा सहाय्यकारी असल्यामुळे त्यालाच माझी सर्व काही लाज आहे इतर कुणालाही ती कशी काय असू शकेल हे भीती साच रूपाच आठवू विसावला जीव आवडीपी सुखाची वाहतुकी करावे जतनू शेविल्या तहानू भूक जायू न जवळी आपणचे होते कवळिले ते जीवापासी तुका म्हणे नाम घेतो वेळोवेळा होतील सकळा शितळा नाडी सातत्याने देवाचीच आठवण करावी आणि त्याच्या प्रेमामध्ये आपल्या जीवाला विसावा द्यावा हीच खरी त्या देवाची भेट आहे प्रभू प्रेमाचे सुख यात एका खाऊचे मोठ्या निष्ठेने जतन करावे म्हणजे आपणाला तहानभूक सुद्धा कधी लागणार नाही त्या प्रेममय असणाऱ्या प्रभूला आपल्या चित्तामध्ये साठवून ठेवावे म्हणजे तो दूर असला तरी अगदी जवळ असल्यासारखाच होतो तुकाराम महाराज म्हणतात मी त्या प्रभूचे नाम वेळोवेळी घेत असतो त्यामुळेच माझ्या शरीराच्या सर्व नाड्या शीतल होऊन गेल्या आहेत आणि त्यामुळे मोठे सुख प्राप्त होते आहे हा बळी नाही मी बोलतो सखा भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची कायम्या मरे बोलावे उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले तू का म्हणे त्याची कोण जाणे कळा चालवे पांगळा पायाविनो मी जे काही बोलतो आहे ते मी स्वतःच्या सामर्थ्याने बोलत नाही तर तो माझा जो सखा भगवंत आहे त्याचीच ही वाणी आहे आणि त्याचीच ही कृपा आहे साळुंकी अतिशय गोड गोड मंजूळ वाणीने बोलते पण तिला अशा प्रकारचे शब्द काढायला लावणारा तिचा धनी वेगळाच असतो एरवी माझ्यासारख्या पामराने कोणते शब्द बोलावेत पण त्या विश्वंभर प्रभूनेच मला बोलते केले आहे तुकाराम महाराज म्हणतात त्या ईश्वराचे कोड कौतुक कोण कसे काय जाणणार तो भगवंत पायाशिवाय जो पांगळा असतो त्याला सुद्धा चालता करतो म्हणजे त्याला सुद्धा चालवतो हित सांगितीने दिले जीव जाणू घात तो जाणू मनामागे बळे हे वारावी अधर्म करिता अंधळे चालता आडराणी द्रव्य देवणी या झाडावे तीर्थाशी ने जावे चोराशी चंद्रबळू तुका म्हणी ऐसे आहे हे पुराणी नाही माझी वाणी पदरीची एखाद्या माणसाने आपले हित सांगून जीवदान दिले असा असलेला मनुष्य माझ्याच म्हणण्याप्रमाणे वाघ असा जर म्हणत असेल तर तो घातकी आहे असा समजावा कुणी अधर्माने वागत असेल तर त्याला आपल्या सामर्थ्याने दूर करावे आड रानाने चाललेल्या आंधळ्या माणसाला नीट रस्ता दाखवावा आपल्या जवळचे द्रव्य दुसऱ्याला देऊन त्याला तीर्थयात्रेसाठी पाठवावे आणि जे चोर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची मदत कदापि करू नये तुकाराम महाराज म्हणतात हे बोलणे काही माझ्या पदरचे नाही तर हे सर्व पुराणामधूनच सांगितलेले आहे ऐसा घे संन्यासू करी संकल्पाचा न्यासू मग तू राही भलते ठाई जनी वनी खाटी भोई तोडी जाणीवेची कळा होई व्रतीशी वेगळा तुका म्हणी न भाग हो यामुचा ही भागा अरे तुला जर संन्यासच घ्यायचा असेल तर तू अशा प्रकारचा घे तू सर्व संकल्पाचा नाश कर म्हणजे सर्व संकल्पाचा तू त्याग कर मग तू लोकात आस वनामध्ये आस किंवा खाटेवर पलंगावर झोपलेला किंवा भूमीवर अस कुठल्याही ठिकाणी जरी राहिलास तरी सुद्धा ते चालू शकेल जाणतेपणाच्या सर्व तुझ्या ज्या काही कळा आहेत त्या सोडून दे अहमपणाच्या व्रतीपासून तू पूर्णपणे वेगळा हो तुकाराम महाराज म्हणतात आमचा देव जसा सर्व आकाशामध्ये व्यापून राहिलेला आहे तसाच तू होऊन जा त्याच वेळी तुला खरा संन्यास साधला असे म्हणता येईल सोळा सहस्र होऊ येते भरले रे ते अम्मापे ऐसे तुम्हा ठाया ठाऊ देव म्हणू संपादे खैचे चिरामध्ये चिरे मनाबरे आले ते तुका म्हणे पांडुरंगा अंगलगा भिन्न परा देवा सोळा हजार गोपींच्या निमित्ताने तुम्ही कितीतरी रुपये धारण करता हे तुम्हालाच नीट जमते आणि आमच्यासाठी मात्र तुम्ही परिपूर्ण असून कमी ठरता अशा प्रकारे तुम्ही कमी अधिक फरकाने वागता केवळ तुम्ही देव म्हणूनच तुम्हाला हे शोभून दिसते द्रौपदीच्या वर ज्यावेळेला हरणाचे संकट आले त्यावेळी तुम्ही वस्त्रातून वस्त्र बनवून तिला सहाय्य केले हे तुमच्या मनास बरे वाटले तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुम्ही आम्हाला आपल्या अंग संघापासून दूर करता हे बरे नाही यह लोकी आम्हा भूषण अवकळा भोपळा वाकळा आणि भिक्षा निमोली संपदा भयविरहितो सर्व काळ चित्तो समाधान छिद्राचा आश्रम उंदिर कुळवाडी धन नाम जोडी देवाचे ते तुका एक शेवटी वर्त वर्ततो याजना विरहित या लोकी वावरत असताना भिक्षेचे अन्न पाण्यासाठी फुटका भोपळा आणि पांघरण्यासाठी वाकळ अशी वरवर दिसणारी अवकळाच आम्हाला भूषणाप्रमाणे आहे कारण ही संपत्ती बिनमोलाची असली तरी तिला कसलीही भीती नाही त्यामुळेच माझे चित्त मात्र सतत समाधानाने भरलेले असते आमचा आश्रम आमचे खोपटे अनेक छिद्रांचे बिळांचे असून त्यामध्ये उंदरांनी वस्ती केलेली आहे देवाचे नाम हेच धन आम्ही प्राप्त करून घेतलेले आहे तुकाराम महाराज म्हणतात शेवटी आम्हाला एकटेच राहायचे असल्याने आम्ही या लोकांच्या पेक्षा अगदी पूर्णपणे वर्तन करीत आहोत आम्ही भाग्याचे भाग्याचे आम्हा तांबे भोपळ्याचे लोका घरी गाई म्हैसे आम्हा घरी उंदीर घुशी लोका घरी हत्ती घोडी आम्हा धोडीचे जोडे तुका म्हणी आम्ही सुडके आम्हा दे कोणू काळ धाके आम्ही कशा प्रकारचे भाग्यवंत आहोत पहा भोपळ्याच्या भांड्याने आम्ही पाणी पितो आणि लोकांच्या घरी भरपूर दूध देणाऱ्या गायी म्हशी आहेत आणि आमच्या घरी मात्र उंदीर घुशींचा सुकाळ आहे लोकांच्या घरी हत्ती आणि घोडे झुलत राहतात पण आम्हाला मात्र फाटलेलेच जोडे घालावे लागतात तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे आम्ही अतिशय दरिद्र आहोत तरी सुद्धा आम्हाला पाहून प्रत्यक्ष काळाला सुद्धा धडकी भरते गाऊनी कळा कुसरी कान धरोनी म्हणे हरी माझ्या बोबडी या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला मज हसतील लोक परी मी गाईनो निशंकू तुझे नामी मी निर्लजू काय जनासवे काजू तुका म्हणे माझी विनंती तुम्ही परिसा कमळापती मला काही गायनाचं अंग नाही गायनशास्त्रामधील कलाकुसर मी जाणत नाही पण कानावर हात ठेवून रामकृष्ण हरी असे मात्र मनोभावे म्हणतो हे विठला माझ्या या बोबड्या बोलांकडे तू नीट लक्ष दे जरी मला लोक हसले तरी सुद्धा ते चालेल पण मी निशंक मनाने गात राहीन जेव्हा तुझ्या नामाच्या बाबतीमध्ये अगदी मी निर्लज्ज होऊन गेलोय मला लोकांशी काही देणे घेणे नाही तुकाराम महाराज म्हणतात हे लक्ष्मीच्या पती माझी ही अशी विनंती तुम्ही ऐकून घ्या पोटी सर्पाव जनभिते तया दर्पाव पंचभूते नाही भिन्नू गुण दुख देते शिनू चंदन प्रिय वासे आवडे ते जाती ऐसे तुका म्हणे दाना कुचर मिळू नये अण्णा सर्पाच्या पोटामध्ये विष असल्यामुळे त्याच्या दराऱ्याला लोक फार भितात त्याच्या दर्पाला भितात एरवी सर्वांचे ध्येय या पंच पंचमहाभूतांचेच बनलेले आहेत त्यांच्यात भिन्नता नाही पण चांगल्या वाईट अशा गुणांमुळेच सुख दुःख किंवा त्रास होत असतो चंदन स्वतःच्या वासामुळे प्रिय होते प्रत्येक जण स्वतःच्या जाती गुणामुळेच प्रिय होत असतो तुकाराम महाराज म्हणतात न शिजणारा जो कुचेर दाना असतो तो अन्नापासून वेगळा राहतो तो शिजलेल्या अन्नामध्ये काही मिसळत नाही देव अवघे प्रतिपादी वंदी सकाळा एका निंदी तेथे अवघे गेले वाया विष घासू एके ठाया सर्वांग कुरवाळी उपटी एक रोमावळी तुका म्हणे चित्तू नाही जयाचे अंकित ईश्वर हा सर्व चराचरामध्ये भरून राहिलेला आहे असे प्रतिपादन करून सर्वांना वंदन करणाराने एकाचीच निंदा करावी याचा काय अर्थ होतो हे सर्व वाया गेल्यासारखेच आहे सुग्रास जेवणामध्ये एखादाच विषाचा घास लागला तर कसे होईल प्रेमाने सर्वांग कुरवाळावे पण मध्येच केसाच्या रांगेमध्ये एखादा केस उपटून टाकावा त्यावेळेला कसे वाटते तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे चित्त स्वतःच्या ताब्यात नाही त्याची गत ही अशीच होणार मज माझा उपदेश हा निका नये याचा रिसू तुम्ही अवघे पांडुरंगू मी चदुष्टो सकळ सांगू तुमचा मी शरणागतू काही करा माझे हितू तुका पाय धरे मी हे माझे दूर करी मी जो काही उपदेश करतोय हा उपदेश मी माझ्यासाठीच करतो आहे त्याचा त्रास इतरांना त्याचा इतरांनी कुणी त्रास मानून घेऊ नये तुम्ही सर्व लोक पांडुरंगाप्रमाणे चांगले आहात आणि मी मात्र दुष्ट आहे यासाठी मी तुम्हाला शरण आलेलो आहे माझे काहीतरी हित तुम्ही करा तुकाराम महाराज म्हणतात मी तुमचे पाय धरतो मी माझा देह या भावापासून मला तुम्ही दूर करा जाणे त्याचे वर्म नेने त्याचे कर्म केल्या विन धर्म नेनवते मैथुनाचे सुख सांगितल्या अनुभवा विनो कळू नये तुका म्हणे जणू शाब्दिक हे ज्ञानू विठोबाची खुण विरळा जाणे जाणत्या लोकांचे खरे वर्म नेणत्या लोकांचे कर्म हे प्रत्यक्ष घडल्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही स्त्री संभोगाच्या सुखाचे नुसते वर्णन करून सांगितल्यास त्याचा उपयोग नसतो ते काही कळत नाही अनुभवाशिवाय काहीच समजून येत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे ज्यांना केवळ शाब्दिक ज्ञान आहे ते जळून जाऊ दे विठोबाच्या स्वानुभवाची खून जाणणारे जे असतात ते फार विरळ असतात अगदी क्वचितच असतात अभिमानी पांडुरंगू गोवा काशाचा होमगू अनुसरा लवलाही नका विचारू करू काही कोटे रातील पापे झाली आहो अनुतापू तुका म्हणी घडी उभ्या पावविलू थडी पांडुरंगाने जर का एकदा आपला अभिमान धरला तर मग प्रपंचचा गुंता सुटून जातो तो शिल्लकच राहत नाही यासाठी काही एक विचार न करता या पांडुरंगालाच शरण जा तुम्हाला जर खरोखरच पश्चाताप झाला तर मग तुमच्या ठिकाणी पाप अजिबात शिल्लक राहत नाही पश्चातापाने सर्व प्रकारचे पाप जळून जाते तुकाराम महाराज म्हणतात असे जर झाले तरच याच खटकेला तो श्रीहरी उभ्या उभ्याच तुम्हाला या भवसागराच्या पैलतीराला नेऊन सोडील तुझे वर्म हाती दिले सांगो नियासंती मुखी न कंठी अवघा साठो विनपोटी नवविधा वेडीन आधी सापडलासी भावसंधी तुका म्हणी बळी गाढी कळी काळू पाया पडी तुझ्या प्राप्तीचे वर्म या संतांनी माझ्या हातामध्ये दिले आहे मला ते सांगितले आहे त्याप्रमाणेच हे तुझे नाम मी माझ्या कंठामध्ये धारण करीन आणि त्या सर्व भगवंताला मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवीन तू तर आपल्या भावाच्या तावडीत सापडला आहेस तुला आता मी नवविधा भक्तीने वेढून टाकीन तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या प्रभूच्या प्रेमामुळेच मोठे बलवान असल्यामुळे प्रत्यक्ष यम सुद्धा आमच्या पाया पडतो माझ्या मनाला गुचाळा पाहूया विठ्ठलू डोळा हानिक नाही चाडू न लगे संसारू हा गोडू तरीच फळ जन्मालू सरता पांडू रंगी झालू तुका म्हणे देवा देवी चरणांची सेवा या विठ्ठलाला डोळे भरून पाहावा हाच एक तारा माझ्या मनामध्ये सतत लागलेला असावा याशिवाय मला दुसरी कसलीही इच्छा नाही मला या लौकिकाचा संसार सुद्धा आता गोड वाटत नाही पांडुरंगाला मी जर मान्य झालो तरच माणसाच्या जन्माला आल्याचे सर्व सार्थक झाले असे वाटेल तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या चरणांची सेवा मला तुम्ही द्या अवघे जेने पाप नासे ते हे असे पंढरशी गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला अवघी सुखाचीच राशी पुंडलिकाशी ओळली ही तुका म्हणे जवळी आली उभे केले समचरणी ज्याच्यामुळे सर्व प्रकारचे पाप नष्ट होऊन जाते ते हे श्री विठ्ठल दैवत या पंढरपुरामध्ये उभे आहे या विठ्ठलाचे गुणगान गात गात तुम्ही जागरण करावे जागे राहावे या विठ्ठलाला प्रेम मागावे सर्व प्रकारच्या सुखांचा ठेवा असलेली ही ठेव पुंडलिकाला प्राप्त झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे हे दैवत आमच्या जवळ येऊन समचरणाने उभे राहिले आहे देह तुझ्या पायी ठेवून झालो उतराई आता माझ्या जीवा करणे ते करी देवा बहु अपराधी मती मंदू हिन बुद्धी तू का म्हणी नेणे भाव भक्तीची लक्षणे देवा मी माझा देह तुझ्या पायावर समर्पण करून मी आता पूर्णपणे उतराई झालोय आता माझ्या जीवाला जे तुम्ही करायचे असेल ते करा मी अगदी मतिमंद बुद्धीचा आणि अनेक अपराध करणार आहे तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या विषयीच्या भावभक्तीची लक्षणे सुद्धा जाणत नाही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी आल्या न शक्ती नाक डोळे गडते सांडोनी पडते रांडापुरे बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशिले घर थुंकुनिया तुका म्हणे माझी नवतील कोणी तुझ चक्र पाणी वाचुनिया हे जे लोक आहेत ते सर्व सुखाचे सोबते आहेत त्यांना काही दिले तरच ते आपल्या उपयोगी पडतात अंतकाळच्या वेळी त्यामधील कोणीही उपयोगी पडत नाही आपल्या शक्ती क्षीण झाल्या तेव्हा नाक डोळे गळायला लागतात मग बायका मुले सर्वजण आपल्याला सोडून जातील आपली पत्नी सुद्धा आपला तिरस्कार करू लागेल आणि म्हणेल या म्हाताऱ्या गाढवाने तुंकून तुंकून सारे घर नासून टाकले हा मरेल तर बरे होईल तुकाराम महाराज म्हणतात हे देवा चक्रपाणी शेवटच्या समयाला एका तुझ्याशिवाय दुसरे कोणीही नाही जाणून नेनते करे माझे म्हणू तुझी प्रेम खुणू देऊन या मग मी व्यवहारी असे न वर्त तू जे विजळा तू पद्मपत्रू हय कोणी नायिके निंदा स्तुती कानी जायचा काहून म्हणे योगी राजू देखोनी न देखी प्रपंच हा दृष्टी स्वप्नीची हा सृष्टी चेविल्या जेवी का म्हणी ऐसे झाली या वाचून करणे ते ते क्षीण वाटत असे देवा तुझ्या प्रेमाची खून मला दाखव आणि मग माझे मन सर्व काही जाणते होऊन सुद्धा नेमते कर न जाणणारे कर जाणीवेची जाणीव सुद्धा माझ्याजवळ शिल्लक ठेवू नकोस मी सर्व जाणले असा अभिमान माझ्या मनामध्ये कधी येऊ देऊ नकोस एवढे झाले म्हणजे मी मोठ्या सुखाने या व्यवहारामध्ये राहीन पाण्यामध्ये जसे कमळ असते त्याची पाने पाण्यामध्ये असतात पण ती पाने त्या पाण्यापासून पूर्णपणे अलिप्त असतात त्याप्रमाणेच मी सुद्धा या प्रपंचात राहून सुद्धा पूर्णपणे वेगळा राहीन समाधीच्या अवस्थेमध्ये असणारे योगी पुरुषाला ज्याप्रमाणे जगाचे भान नसते त्याप्रमाणेच मला सुद्धा मग लोकांच्याकडून होणारी निंदास्तुती कधीच ऐकू येणार नाही स्वप्नामध्ये पाहिलेली सृष्टी जागे झाल्यानंतर जशी खोटी ठरते त्याचप्रमाणे मी डोळ्याने हा प्रपंच पाहत असून सुद्धा तो नाही असे मानेन म्हणजे हा सर्व प्रपंच बाधित होईल मग या प्रपंचाचे अस्तित्व राहणार नाही हा सर्व प्रपंच बाधित होऊन जाईल तुकाराम महाराज म्हणतात अशी माझी मनस्थिती झाल्याशिवाय इतर काही जे जे मी करीत आहे ते सर्व व्यर्थ कष्टदायक आहे असे मला वाटते आहे म्हणजेच या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा मला तुर्या अवस्थेमध्ये नेऊन ठेवू आणि मग या संसारात अलिप्त होऊन मी वर्तन करीन मग या संसारातील कोणत्याही गोष्टीची बाधा होणार नाही विठ्ठला विठ्ठला कंठाळविता फुटला कई कृपा करशी नेणे मज दिनाचे धावनी झाल्या इरझारा जन्मा बहुतांचा फेरा तुका म्हणी नष्टा अबोलण्या तुझ्या चेष्टा अरे विठला देवा तुझे नाम घेता घेता तुला हाका मारता मारता माझा कंठ फुटून गेला की रे तू माझ्यावर कधी कृपा करशील हे काही मला समजत नाही माझ्या गरिबाचे तू कधी रक्षण करशील मी पुष्कळ जन्मांचा खेपा करून तुझ्याकडे आता आलो आहे तुकाराम महाराज म्हणतात अरे नाष्टा तुझ्या या सर्व चेष्टा न सांगण्यासारख्या आहेत ज्याशी विषयाचे ध्यानू त्याशी कैचा नारायण साधू कैचा पापी आसी काय चांडाळ आशी काशी काय पतितासी पिताव काय अधमाशी गीता तुका म्हणी निरंजनी षटकैचा ब्रह्मज्ञानी ज्याच्या चित्ताला नाना विषयांचे ध्यान लागलेले असते त्याला नारायणाची प्राप्ती होऊ शकत नाही जो पापी आहे त्याला साधू संतांची संगत मानवत नाही चांदाळाला काशीची यात्रा कधी घडत नाही जो पतित आहे त्याला जगतपिता परमेश्वराचा लाभ कसा काय होणार अधमापुढे गीता सांगून काही उपयोग नसतो तुकाराम महाराज म्हणतात जो लुच्चा आहे ठक आहे तो मलरहित आणि ब्रह्मज्ञानी कसा काय होणार वरते करून या तोंडू हाका मारितो प्रचंडू राग आळवितो नाना गातो काय ते कळेना आशा धरुनी मनी काही देईल म्हणवनी पोटा एकासाठी तुका म्हणे झाले कष्टी उगीच वरती तोंड करून जो कुणी मोठ्या मोठ्याने हाका मारित असतो तो जरी गायनातील नाना प्रकारचे राग म्हणत असला तरी त्यातील लोकांना काहीच कळत नाही कारण त्या गाण्यामध्ये त्याचे मनच नसते गाणे ऐकून लोक आपल्याला काहीतरी देतील अशा प्रकारची इच्छा त्याच्या मनामध्ये असते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे हे लोक एका पोटासाठीच व्यर्थपणे कष्टी झालेले आहेत प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरू ऐशे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगू पुरे पुरे आता नको तुझे आची सत्ता लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा देवा माझ्या मनामध्ये या प्रपंचाविषयी असलेली वासना भावना दूर व्हावी आणि माझे चित्त तुझ्याच पायामध्ये लीन होऊन जावे पांडुरंगा तुझ्या प्रेमाच्या रंगाने माझे चित्त रंगेल असे काहीतरी तू कर माझ्यावर दुसऱ्या कशाची सत्ता चालू देऊ नकोस अशी धरसोड आता पुरे झाली तुकाराम महाराज म्हणतात जे काही खोटे आहेत ते तुम्ही दूर करा यामुळेच माझी पीडा दूर होऊन जाईल ऐ काकलीचे हे फळू पुढे होईल ब्रह्मगोळू चारी वर्ण अठरा याती भोजन करीती एके पंक्ती पूजिती असुरा रांडा मध्यप्राशी तिल पेंढा वाम कवळ मार्जनू जन जाईल अधपतनू तुका हरिभक्ती करी शक्ती पाणी वाही घरी लोक हो या कलियुगाचे फळ नीटपणे ऐका त्या कलियुगामध्ये सर्वत्र सबगोलंकर होऊन जाईल चार वर्ण अठरा याती एका पंक्तीला भोजन करतील भयानक वृत्तीच्या स्त्रियांचे पूजन होत राहील आणि लोक त्यांच्या पूजेनंतरचे मद्य सेवन करतील डाव्या हाताने घास घेण्याचे आणि मार्जन करण्याचे विधी जे करतात ते लोक अधपतनाला जातील तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या श्रीहरीची भक्ती करतो त्यामुळेच शक्ती देवता आमच्या घरी पाणी भरतात गुरु मार्गामुळे भ्रष्ट सर्व काळू मनती याती कुळू नाही ब्रह्मी पवित्राला म्हणती नको हा कंटको मानिती आत्मिको अनामिका डोहर होलारू दासी बलुती बारा उपदेशिती फारा रांडा काही टाण्या टोन्या विप्रशिष्य होती उघडी फजती स्वधर्माची नसता करुणी होम खाती एके ठाई म्हणती पाप नाही मोक्ष येणी इंद्रियांचे पेठी भला कौल देती मर्यादा जकाती माफ केली नाही शास्त्राधार पात्रा पात्र नेणे उपदेशून घेणे द्रव्य काही तुका म्हणी गुरु शिष्य पूर्ण विठोबाशी आणू नरका जाती भोंदू गुरूंच्या मार्गामुळे शाक्त लोक नेहमी भ्रष्ट झालेले दिसतात परब्रह्माच्या ठिकाणी कसलाच भेद दिसत नाही असे ते म्हणतात जे कोणी पवित्र आणि आचरण संपन्न असतील त्यांना ते नीच समजतात आणि स्वतःपाशी कधी ते येऊ देत नाहीत जे कोणी अगदीच नीच आहेत त्यांना मात्र संबंधित मानतात कातडे रंगवणारे ढोर महार मांग बारा बलुद्दार यांच्या दासांना आणि त्यांच्यातील रांडापोरांना हे पुष्कळच उपदेश देतात त्यांच्यापाशी जर काही जादू टोण्याचा प्रकार जर असेल त्यांचे शिष्यत्व ब्राह्मण लोक सुद्धा पत्करतात आणि आपल्या धर्माची फजिती उघड उघड करतात एखाद्या ठिकाणी एखादा खोटात होम करतात आणि त्या ठिकाणी सर्वजण एकत्र जमून काय वाटेल ते खात राहतात आणि वर म्हणतात की यामध्ये काही पाप नाही उलट यामुळे मोक्षच प्राप्त होईल इंद्रियाच्या व्यापारामध्ये यांनी फारच मोकळी घेतलेली असते कसल्याही प्रकारच्या मर्यादा रूपी जकाटींची यांना माफी असते त्यांच्या वर्तनाला कधी शास्त्राचा आधार असत नाही कधी ते पात्रापात्र जाणत नाहीत वाटेल ज्याला हवा तसा उपदेश देतात आणि द्रव्य मात्र लोबाडीत राहतात तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे हे गुरु शिष्य विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो की ते नरकाला जातील असे समजा बोलाचे गौरव नवे माझा हा अनुभव माझी हरिकथा मावली नवे आणि काशी पांगिली व्याली वाढविली निजपदी निजवली दाटली ओरसी त्रिभुवन ब्रह्मरसी विष्णू जोडे करू माथा रजू वंदी हरू तुका म्हणी बळू रडी हा कळी काळू भगवंताच्या कथेचा गौरव मी केवळ शब्दांनीच करीत नाही तर त्याविषयी मला स्वतःला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे ही माझी हरिकथा माऊली इतरांच्या अंकित झालेली नाही इतर साधनांच्या तंत्राने ती वागणारी नाही तीच आम्हाला व्याली आहे तिने आम्हाला जन्म दिला तिने वाढवले आणि स्वतःच्या पदावर तिनेच बसवले आहे अशी ही माऊली प्रेमरसाने या त्रिभुवनामध्ये भरून राहिलेली आहे भगवान विष्णू हिला हात जोडतात आणि शिव हिच्या चरणावरील धुलीकणांना वंदन करतात तुकाराम महाराज म्हणतात ही हरिकथा माऊली एवढी बलवान आहे की प्रत्यक्ष कळी काळाला सुद्धा वटणीवर आणते से वटतो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजांच्या माहेरा भेटो रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी माझ्या जीवनाचा शेवट अतिशय गोड आणि चांगला झाला कारण मी स्वतःच्या माहेराला आलो आहे आणि त्या रुक्माईच्या पतीला भेटलेलो आहे यामुळेच मागील सर्व दुःखांचा नायनाट झाला तुकाराम महाराज म्हणतात आता माझी वाणी त्या श्रीहरीकडे समर्पित झाली असल्यामुळे तृप्त होईपर्यंत त्याचेच गुणगान करीत राहील तुझे नाम गाऊ आता तुझ्या रंगी नाचू थाथा तुझ्या नामाचा विश्वासू आम्हा कैचा गर्भवास तुझे नामी विसरपडे तरी कोटी हत्या घडे नाम घ्या रे कोणी फुका भावे सांगू तसे तुका देवा आम्ही तुझेच नामस्मरण करू तुझेच नाम गाऊ आणि त्या प्रेमरंगामध्ये थै थै नाचत राहू तुझ्या नामावरच आमचा पूर्णपणे विश्वास आहे तर मग आम्हाला गर्भवास कसा काय घडणार तुझ्या नामाचा जर विसर पडेल तर मग मला कोटी जीवांची हत्या घडल्यासारखे होईल तुकाराम महाराज म्हणतात फुकटचे हरिनाम सर्वांनी घ्यावे असे मी मोठ्या भक्तिभावाने सांगत आहे बाईल तरी ऐशी व्हावी नरकी गोवी अनिवारू घडो नेदी तीर्थयात्रा केला कुत्रा हात सोका आपुलीच करवे सेवा पूजवी देवा सारखी तुका म्हणे गाढव पशु केला नाशू आयुष्या अनिवार्य अशा प्रकारच्या नरकामध्ये गुंतवील अशी बायको बहुधा असते नवऱ्याला ती कधी तीर्थयात्रा घडू देत नाही त्याला आपल्याजवळ कुत्र्याप्रमाणे अधीन करून ठेवते ती नवऱ्याकडून स्वतःची सेवा करून घेते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे वागणारे जे कुणी लोक आहेत ते गाढवाप्रमाणे पशु आहेत त्यांनी आपल्या आयुष्याचा व्यर्थ नाशच केला बाईली अधीन होय ज्याचे जिनी तयाच्या अवलोकने पडिजे द्वाडू खास याती जंतो जिताती संसारी माकडाच्या परी गारुड्यांच्या बाईलेच्या मना येईल ते खरे अभागिते पुरे बाईलेचे तुका म्हणे मेंग्या गाढवाचे जिने कुतऱ्याचे खाणे लग बघा ज्याचे सर्व जीवन बायकोच्याच अधीन झालेले असते त्याच्या दर्शनानेच मला फार कष्ट होतात असे हे हीन जंतू कशासाठी जगतात त्यांचे सर्व वागणे हे गारोड्याच्या माकडाप्रमाणेच असते बायकोच्या मनात जे येईल तेच हा खरे मानतो असा हा बाईल बुद्धीचा बाईल वेडा मनुष्य पूर्णपणे आभागी असतो तुकाराम महाराज म्हणतात मंद बुद्धीच्या गाडवाप्रमाणे अशा माणसाचे जीवन असते कुत्र्याच्या लगबग खाण्याप्रमाणेच याचे वागणे किळसवाने असते जगी मान्य केली हा तुझा देकारू की काही विचारू आई पुढे खरी तू कवित्व जोडी तो अक्षरी येणे काय पुरे झाले माझे तो वरी हे माझी न सरे कर करू जो नवे विचारू तुझ्या मुखे तू का म्हणे तुझ पुंडलिकाशी आणू जरी काही वचनो करीशी मजू देवा या जगामध्ये माझी एवढी मान्यता वाढवलीस की तुम्ही मला सेवेबद्दलची देणगी दिलीत की काय की आणखी काही विचार आहे शब्दाला शब्द जोडून मी काही कवित्व करीत असतो यापासून माझी काय पूर्णता झालेली आहे जोपर्यंत तू तुझ्या मुखाने यासंबंधी काही खुलासा करीत नाही तोपर्यंत तुझ्या मागची माझी कटकट मी संपवणार नाही तुकाराम महाराज म्हणतात तू जर माझी काही फसवणूक करशील तर तुला त्या भक्त श्रेष्ठ असलेल्या पुंडलिकाची शपथ आहे कोंडी गे माझू निरोधोनी द्वारू राखन ते बरे थे करा कारणू हागे हागे हरी करिता सापडला चोरी घाला गाठी धरी जीवे मायो त्रासाया तेची पुढे आडू तिचा लोभ तिला नाडू लावणी चरफडू हात गोवणी पळावे संशयाचे बिरडे याचे निरसले भेटी घेतले ते तुटी आता घेता फाविलो तुका येतो का कुलती वाऊग या सोडू याशीचे निवाडू आम्ही भारू वाहिका इंद्रियांची सर्व दारे बंद करून हृदयामध्ये या श्रीहरीला कोंडले असता त्याचे रक्षण करणे हेच काही चांगले असल्याने तेच करीत राहावे अरे हा श्रीहरी चोरी करताना सापडला आईला त्रास देणाऱ्या या श्रीहरीला जीवाने सभोवती धरून पकडले आहे हा तिचा लोभच तिच्या आड येऊन त्याने तिला फसवले कारण या देवाने तिचे हात गुंतवून तिला सरपडत ठेवले आणि आपण मात्र पडून गेला तिच्या अंतकरणामध्ये संशयाची जी गाठ होती ती याच्या भेटीने सुटून गेली अशा प्रकारचा संशय फिटल्यावरच त्याची प्राप्ती होते तुकाराम महाराज म्हणतात मी काकुळतीला येऊन विनंती करतो आहे की ज्यांचे वागणे वावगे आहे त्यांना तू सोडून दे आम्ही भारवाहक आहोत असा त्यांनीच निवाडा केलेला आहे या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी देव अंतकरणामध्ये येऊन राहिल्यानंतर काय काय होऊ शकतो याविषयी सांगितलेलं आहे झड मारून या बैसलो पंगती उठविता फजेते दातयाचे काय ते उचित तुम्हा कान कळे का हो झाका डोळे पांडुरंगा घेईन इच्छेचे मागोनी सकडू नाही नवे काळ बोला याचा तुका म्हणे झालो मानाधिकारी नाही लोकपरी लाज देवा मी पुढे येऊन झेप घेऊन बळेच या पंक्तीला बसलो आहे आता या ठिकाणाहून मला जर उठवले तर जो अन्नदाता आहे त्याचीच फजिती होईल हे पांडुरंगा जे काही उचित आहे ते तुम्हाला समजत नाही की काय तुम्ही उगीच डोळे झाकून काय घेता मला जे माझ्या इच्छेला येईल ते मी आता मागून घेईन आणि मी जे मागीन ते मिळणार नाही असे म्हणण्याचा हा काळ नव्हे तुकाराम महाराज म्हणतात मी अशा प्रकारचा मोठा मान मिळवण्यासाठी अधिकारी झालो आहे यासाठी देवा मला लोकलाज सुद्धा नाही ना मनवदे ज्याचे वाचा तो लेख दो बापांचा हेची ओळखत याची कोण जाना भक्ताची ज्याशी विठ्ठल नाही ठावा त्याचा संग न करावा नामन म्हणे ज्याचे तोंडू त्याची चर्म काचे कुंडू तुका म्हणे त्याची दिवशी रांड गेली महारापाशी ज्याची वाणी श्रीहरीचे नाम घेत नाही तो दोन बापांच्या पोटचा आहे असे समजावे जो अभक्त असतो त्याची ही अशीच खून आहे असे समजावे ज्याला श्री विठ्ठल हे दैवत माहीत नाही त्यांची संगत कधीही धरू नये ज्याच्या मुखातून भगवंताचे नाम येत नाही ते चर्मकाराचे कातडे धुण्याचे कातडे भिजवण्याचे कुंड आहे असे समजावे तुकाराम महाराज म्हणतात अशा या माणसाचा गर्भ ज्या दिवशी राहिला त्या दिवशी त्याची आई महारापाशी गेली होती असे समजावे पतितमी पापी शरण आलो तुझ राखे माझी लाजू पांडुरंगा तार येली भक्त न कळे तुझा अंतू थोर मी पती तू पांडुरंगा द्रौपदी बहिणी वैरी गांजी आपण आयशी केली पांडुरंगा प्रल्हादा कारणी स्तंभी अवतारू माझा का विसरू पांडुरंगा सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला आपण आयसा केला पांडुरंगा तुका म्हणी तुझो शरण निज भावी पाप निर्दाळावे पांडुरंगा हे देवा मी पाती असून पतित असून सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलो आहे देवा माझी लाज आता तुम्हीच रक्षण करा पांडुरंगा तुम्ही किती भक्तांचा उद्धार केलात यासंबंधी काही अंत नाही मी मोठाच पतित आहे तुमची बहीण जी द्रौपदी तिला कौरवानी त्रास दिला तेव्हा तुम्हीच तिला आपणासारखे केले भर पंक्ती तिला चतुर्भज करून तिच्या चोळीची गाठ बांधण्यास तुम्ही तिला स्वतःप्रमाणे चार हात दिलेत पांडुरंगा प्रल्हादासाठी तुम्ही नरसिंहाच्या रूपाने खांबातून प्रकट झाला मग तुम्हाला माझाच का बरे विसर पडतो तुमचा मित्र जो सुदामा देव दारिद्र्याने पिडलेला होता पण त्याला तुम्ही आपल्यासारखे श्रीमंत केलेत तुकाराम महाराज म्हणतात मी भक्तिभावाने तुम्हाला शरण आलो आहे माझे सुद्धा पाप तुम्ही नाहीशे करून टाका कस्तुरीचे रूप हिनवर माझे असे सारू मोलतया आणि काही तैसे चंदनाची झाडे परिमळी वाढे मूलतया काय रूपी असे परीस चांगला धातू केली मोला वाढतीने फिरंगी आटिता नये बारा रुखी गुन्हे मोले विके तू का म्हणी नाही जाती सवे कामू ज्याचे मुखी नामू तोची धन्यू कस्तुरीचे रूप वरवर पाहता फार वाईट दिसते पण त्याच्यातच सुगंधाचे अतिशय मौल्यवान असे सार असते त्याप्रमाणेच आणखी कितीतरी चंदनाचे झाडे आहेत त्यांच्या सुवासामुळे त्यांना महत्व येते त्यांना मोल चढते बरीच काही रूपाने चांगला दिसतो पण त्याच्या स्पर्शाने अगदी सामान्य धातू लोखंडाला सुद्धा मूल्य प्राप्त होते कारण लोखंडाचे सोने बनते चांगली पोलादी तलवार आठवून विकली तर तिच्या बारा पयाही येणार नाहीत पण ती जशीच्या तशीच विकली तर आपल्या आमच्या गुणाच्या जोरावर हजारो रुपयांना ती विकली जाते तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी जातीचा संबंध नसतो मग तो कोणत्याही जातीचा असो जो मुखाने हरिनाम घेतो तोच खरोखर धन्य आहे नवे मी स्वतंत्र अंगाचा पायिकू जे हे सकळीक सत्तावारू तुम्हा आळवावे पाऊला पाऊले कृपेची सावली करी मजू शक्तीहीन तरी झालो शरणागतू आपला व्रतांतू जाणून या तुका म्हणे भवा भेने धरले पायू अनेक उपाय नेणे काही सर्व प्रपंचाची सत्ता स्वतःच्या बळाने निवारण करू एवढ्या स्वतंत्र शक्तीचा मी काही सत्ताधारी नाही मी केवळ एक सेवक आहे तेव्हा तुम्हाला आम्ही पावलो पावली आळवावे एवढेच आम्ही जाणतो तरी तुम्ही माझ्यावर आपल्या कृपेची छाया धरा देवा मी जरी शक्तीहीन असलो तरी तुम्ही सर्व शक्तिमान आहात असे जाणून मी तुम्हाला शरण आलो आहे तुकाराम महाराज म्हणतात मी या संसाराच्या भीतीने तुमचे पाय धरले आहेत याशिवाय दुसरा कुठलाही उपाय मी जाणत नाही पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती नाही ऐशी मती अर्थ कळे होईल ते हो या विठोबाच्या नावी आचरले भावे जीवी धरू एखादा अंगाशी येईल प्रकारू विचारिता फारो युक्ती वाढे तुका म्हणी आळी करिता गोमटी माय बापा पोटी येते दया अनेक प्रकाराचे ग्रंथ वाचावेत तर तेवढे आयुष्य आपल्या हाती नाही कारण लाखो न ग्रंथ आहेत त्यांचा अर्थ धडपणे समजेल अशा प्रकारची बुद्धी सुद्धा नाही यासाठी विठोबाचे एकमेव नाव घेण्याने जे होईल ते होवो ज्याचे आजवर चित्तामध्ये पूजन केले तोच जीवाभावाने जतन करून ठेवू अनेक प्रकारचे विचार करीत असताना एखादा इष्ट विचार आपणाला प्राप्त होईलच तुकाराम महाराज म्हणतात मुलाने चांगला हट्ट धरला तर आई बापांना त्याच्याविषयी दया येतेच तशी माझी सुद्धा दया त्या परमेश्वराला निश्चितच येईल मी त्या विठ्ठलाला कधीच सोडणार नाही पाहता रूप डोळा भरे अंतरनु रे वेगळे इच्छावशी खेळ मांडी अवघे सांडी बाहेरी तो हा नंदानंदन बाई याशी काय परिचारू दिसतो हा नव्हे तैसा असे दिशा व्यापकू लाघवा साठी होता भेटी नाम म्हणून उभी ठाली परतली या वाटा हाड करून या तुका जो या लोका दाखवितो या भगवंताचे रूप एकदम त्याला पाहताच डोळ्यामध्ये भरते मग अंतकरण त्याच्याहून वेगळे उरतच नाही हा श्रीहरी आपल्या इच्छेप्रमाणेच नाना प्रकारचे खेळ मानतो आणि भक्तांच्या मनामधील नाना विकार हा दूर सारतो हे बाह्यानो असा हा नंदाचा पुत्र असून त्याची सेवा कशी करावी हा जसा दिसतो तसा नाही हा सर्व दिशांना भरून राहिला आहे नाना प्रकारच्या क्रीडा करण्यासाठी हा चातुर्य दाखवतो त्याची काय एकदा भेट झाली की पुन्हा त्याचा वियोग कधी होतच नाही तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच मी या वाटेला परतून उभा राहिलो आहे मी येथे थांबून लोकांना वाट दाखवित आहे